पुस्तकाचे नाव श्याम लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे कथा आठवी पक्षी उडाला पुण्यात राहणे माझ्या जीवावर येत होते पंख असते तर कोठेतरी उडून गेलो असतो हरण असतो तर कोठेतरी पळून गेलो असतो असे मनात लहानपणापासून मला पक्षी फार आवडतात वाटे मी पक्षी असतो तर किती छान झाले असते निळ्या निळ्या आकाशात उडालो असतो हिरव्या हिरव्या घरात राहिलो असतो वाऱ्यावर डोललो असतो गोड गोड फळे खाल्ली असती पाखरे फार सुखी असतील असे मला वाटत असे उडणे हा आत्म्याचा धर्म आहे आणि उडू न देणे हा या मातीच्या देहाचा धर्म आहे बायकांचा एक साधारण स्वभाव आहे सासरच्या माणसांची निंदा करणे पती व्यतिरिक्त इतर माणसांचा त्यांना का म्हणून आपलेपणा वाटावा त्यांचा त्यात दोष असतो असे नाही हा मनुष्य स्वभावच आहे माहेरच्या प्रेमळ माणसांची स्तुती व सासरच्या माणसांची निंदा हे सहजच ठरलेले असते मी शाळेत जात नसे घरीच असे दुपारच्या वेळेस जेवणे खाणे झाली भांडी खरकटी झाली की वाड्यातील बायकांचे अड्डे बसत व निंदास्तुती चालू होई साहजिकच माझ्या कानावर त्या गोष्टी पडत मला वाईट वाटे स्वतःबद्दल वाईट म्हटलेले कोणाला आवडेल मामांच्या वर आम्हा दोघा भावांचा बराचसा भार होता शिवाय माझी मागे आलेली मावशी तिलाही मामा हिंगणे येथे शिकवित होते मामीला अर्थातच हे सारे कसे सहन होईल आणि कोणाला म्हणून का सहन व्हावे मामीचे निरनिराळे शब्द माझ्या कानावर पडून पडून तेथे राहणे माझ्या जीवावर येऊ लागले आता आपला यांच्यावर भार घाला असे मनात येई परंतु जाणार तरी कुठे या विशाल जगात मी कोठे जाऊ या सहानुभूतीशून्य संसारात मी कोठे जाऊ कोणाकडे पाहू मनातील या विचारांना आणखी एका गोष्टीने चालना मिळाली माझ्या वडिलांना कोकणात स्वदेशीच्या खटल्यात सहा महिने शिक्षा झाली असे मी केसरीत वाचले मामांकडे केसरी येत असे माझे वडील तुरुंगात गेले तुरुंगात त्यांचे कसे होईल असे माझ्या येईल त्यांचे हाल होतील असे वाटे तुरुंगासंबंधीच्या अनेक गोष्टी प्रचलित झाल्या होत्या फटके मारतात सुया टोचतात तुरुंग म्हणजे नरकच असे सांगतात माझे मन अस्वस्थ झाले काय करावे समजेना निदान पुण्याहून तरी कुठे जाऊया असे मी मनात ठरविले मी दत्ताची रोज पूजा करीत असे गुरुचरित्राची पोथी ही रोजच्या पूजेस असे त्या पोथीत दीड रुपया असे त्या रुपयाचीही पूजा केली जात असे एक रुपया एक अधेली पूजा करताना हा पवित्र दीड रुपया मी काढून ठेवला पूजा झाली जेवणे झाली दादा शाळेत जावयास निघाला श्याम शब्दपाठ कर विटी दांडू खेळू नकोस असे तो म्हणाला परंतु माझे डोळे पाण्याने भरून आले मी पळून जाणार होतो शाळेतून आल्यावर मी घरी नाही असे कळल्यावर दादाला किती वाईट वाटेल हे माझे मनात आले असा रडतोस काय श्याम अरे अभ्यास नको का करायला आपले भाऊ तर तुरुंगात आहेत अशा वेळेस तू नीट वागले पाहिजेस पुस डोळे मी जातो असे म्हणून मला उगी करून दादा निघून गेला अकरा वाजून गेले होते बाराच्या सुमारास मुंबईत जाणारी पॅसेंजर गाडी होती त्या गाडीने मुंबईत जावयाचे मी ठरविले माझी दोन भाषांतर पाठमालेची पुस्तके माझा मुकटा माझे एक धोतर व माझे एक पांघरून असे घेऊन मामी जेवित असताना मी गुपचूप बाहेर पडलो मी सारखा मागे पाहत होतो कोणी पाहिले तर नाही मागून कोणी येत तर नाही अशी जीवाला धाकधूक वाटत राहते मी बुधवारात आलो दोन आणि स्वारीच्या टांग्यात बसलो मी स्टेशनवर आलो मी अर्धे तिकीट काढले दीड रुपयातील चौदा आणे गेले दोन आणे टांगेवाल्यास दिले व बारा आणे अर्ध्या आला त्यावेळेस पुणे ते मुंबई सव्वा ते दीड रुपयात तिकीट होते मी गाडीत येऊन बसलो माझी दृष्टी कावरीबावरी होती चोरासारखा मी बसलो होतो मध्येच माझ्या डोळ्यातून पाणीही आले आमचा डबा भरून गेला मी साहजिकच खिडकीजवळ बसलो होतो शिट्टी झाली व गाडी सुरू झाली माझ्या जीवात जीवात जीव आला परंतु मुंबईस पुढे कोठे जावायचे मुंबईस माझा धाकटा मामा होता त्याचा पत्ता मला माहीत होता कारण लहानपणी मी तेथे होतोच त्या मामाचे माझ्यावर त्यावेळेस थोडे प्रेमही होते त्याच्याकडे जाऊ नाही तर त्या अफाट मुंबईत मी कोणाकडे जाणार मनात असे विचार चालले होते मध्येच माझे भाषांतर उघडून मी शब्द वाचित असे पुन्हा पुस्तक मिटून बाहेरची शोभा पाहत असे ते पावसाळ्याचे दिवस होते लोणावळ्यापासून तर अति अप्रतिम सृष्टी सौंदर्य दिसत होती कुठे कुठे सर्वत्र दाट मेघ पसरल्यामुळे काहीच दिसत नसे सारी खोरी मेघांनी भरून गेल्याप्रमाणे दिसत आकाश शात विहरणारे ढग त्यांना खोल दरीत बुड्या मारायास मजा वाटत होती कोठे कोठे पर्वतांच्या शिखराभोवती फक्त मेघवलय दिसत त्या मेघ पटलातून मध्येच एखादा प्रवाह डोंगर माथ्यावरून खाली पडताना दिसे जेथे मेघ आड नसले तेथे पर्वतांच्या अंगातून वाहणारे स्वच्छ पाण्याचे दाट पाठ दिसत पर्वतांनी शेकडो जानवीच घातली आहेत की काय असे वाटे त्या पुरातन ऋषींनी श्रावण महिन्यात श्रावणी केली होती की काय पर्वत म्हणजे पुरातन ऋषीच हजारो वर्षापासून त्यांची तपश्चर्या चाललेली आहे थंडी असो ऊन पाऊस असो पर्वत उभे ते उभे ईश्वराचे हे पायी कधी कुरकुर करीत नाही पर्वताकडे पाहिले म्हणजे एक प्रकारची भव्यता वाटते मन एक प्रकारे मूग बनते पर्वताची दृष्टी नेहमी वरवर मानवा नेहमी वर पहा वर जा मानवा निराशाने मान खाली घालू नको मान स्वाभिमानाने वर ठेव असे जणू ते सांगत असतात उंच पर्वत पाहिले म्हणजे शेकडो विचार मनात येतात उंच पर्वतावर पाऊस फार पडतो पाऊस म्हणजे देवाची कृपाच जे पर्वत उंच वर देवाजवळ गुजगोष्टी करावयात जातात त्यांच्या डोक्यावर देव कृपेची अपरंपार वृष्टी करतो ज्याप्रमाणे उंच पर्वतावर खूप पाऊस त्याप्रमाणे समाजातील जे परमोच्च पुरुष असतील त्यांच्यावरही ईश्वरी दयेचा अपार पाऊस पडत असतो उंच पर्वत मेघांना उडून घेतात त्याप्रमाणे उंच पुरुष दिव्य देहांना सुंदर विचारांना आपल्याकडेच ओढून घेत असतात पर्वतावर पडलेले पाणी शेकडो नदी नाल्यांच्या रूपाने जगाच्या उपयोगी पडते त्याचप्रमाणे महान पुरुषांच्या डोक्यावर सद्विचारांचा पाऊस सत्कल्पनांचा पाऊस पडला म्हणजे त्या विचारांचा त्या सत्कल्पनांचा प्रवाह खालच्या सर्व जनतेला मिळतो या विचारगंगा अक्षय टिकतात शंकराच्या डोक्यातून गंगा वाहणार जगाचे कल्याण व्हावे म्हणून हालाहल प्राशन करणारा जगाला सर्वस्व देऊन संसाराची होळी करून केवळ भस्म शरीरास पासणारा योगियांचा राणा शिवशंकर त्याच्या डोक्यातून भव्य विचारांची गंगा वाहणार व ती जगाला मिळणार उंच पर्वतांच्या डोक्यातून हृदयातून वाहणाऱ्या शेकडो नद्या आठवल्या की उंच पुरुषांच्या जीवनातून वाहणाऱ्या विचारगंगा मला आठवतात वाल्मिकीच्या दिव्य प्रतिभेतून वाहणारी मंगल पवित्र रामायणाची गंगा व्यासांच्या प्रखर प्रज्ञेतून वाहणारी भारत भागवताची गंगा श्री गीतेची गंगा भगवान बुद्धाच्या अनंत हृदयातून निघणारी ती अहिंसा प्रेमाची मंदाकिनी भगवान आद्य शंकराचार्याच्या वैराग्यातून निघणारी अद्वैताची ती भागीरथी हे सारे सारे मला आठवते उंच पर्वतावर पडणाऱ्या पावसामुळे जगाला संपन्न करणाऱ्या जगाला अन्नधान्य देणाऱ्या फुले फळे पिकवणाऱ्या ओसाड पृथ्वीला हरित श्यामल सश्यम संपन्न करणाऱ्या जगातील खळबळ धुवून नेणाऱ्या अनंत नद्या निर्माण होतात आणि परमोच्च असे परमहंस पुरुषही मनुष्याचे हृदयमळे पिकवणाऱ्या प्रेम बंधुभाव संयम इत्यादी सद्गुण देणाऱ्या मानवी समाजाला संपन्न सुसंस्कृत करणाऱ्या अशा विचारगंगा देत असतात नद्या पर्वतातून पाणी चमतात असे नाही पर्वत स्वतःला तीळ तीळ ही खालची अनंत पृथ्वी सुपीक वायू म्हणून देत असतात पर्वत म्हणजे पृथ्वीला सुपीक करणारे खतांचे प्रचंड ढीक डोंगरातून प्रवाहांबरोबर वाहत येणारी माती खाली येते व शेते भाते सुपीक होतात पर्वत स्वतः देह झिजून पृथ्वीला नटवितात त्याप्रमाणे थोर महात्मे स्वतःचे देह तिळतिळ प्रत्ययही झिजवतात मानवी समाज उदार व्हावा ज्ञानवंत व्हावा माणुसकीने शोभावा म्हणून महात्मे देहाचे बलिदान करतात गड्यांनो पर्वत पाहिले म्हणजे थोर महात्मे आठवतात व थोर महात्मे पाहिले म्हणजे या पर्वतांचे मला स्मरण होते मी ते उंच उंच पर्वत पाहत होतो क्षणात मेघांची पांघरुणे घेणारे तर क्षणात ती फेकून देणारे हिरवे हिरवे मंदिर बांधून उभे असणारे ते देवाचे पहारेकरी पाहण्यात मी दंग होतो क्षणात त्या बाजूला खिडकीकडे जावे तर पुन्हा इकडच्या खिडकीकडे यावे असे माजरे नाचणे चालले होते गाडीतील एक वेदाभ्यास जड मनुष्य मला रागाने म्हणाला सारखा मूर्खासारखा नाचतोस अरे एके जागी बस लोकांना त्रास होतो की नाही उगीचच्या उगीच आजूबाजूला ईश्वराचे अपार सौंदर्य भव्य व गंभीर असे पसरले होते परंतु त्या गृहस्थाच्या मनाला जसा काही गारठा आला होता त्या सौंदर्याने कोणाचेही हृदय थंड झालेले हृदय नाचू लागले असते परंतु डोळे पाहतील तर ना आणि डोळ्यांना पाहावायची सवय लागली असेल तर ना सूर्योदय व सूर्यास्त कोणी पाहणार नाही रात्रीचे अनंत तारे कोणी पाहणार नाही समुद्राची धोधो गर्जना कोणी ऐकणार नाही नद्यांचे नाच विलोकणार नाही दाट जंगलात रमणार नाही फुले पाहून हसणार नाही पाखरे पाहून नाचणार नाही वेदामध्ये भर मध्यांनी तळपणाऱ्या सूर्याचेही सुंदर वर्णन केलेले आहे स्वच्छ निळ्या निळ्या आकाशात पोहणारा तो परमहंस त्याची काव्ये त्या ऋषींनी केली आहेत मध्यान्नीच्या सूर्याची निष्कलंक व घवघवीत शोभा कदाचित आमच्या दुबळ्या डोळ्यांना मानवत नसली तर निदान सूर्योदय सूर्यास्त तरी पाहावे तेथील अनंतरंगाची शोभा पाहावी परंतु आमच्या लोकांच्या डोळ्यांना रस चाकण्याची सवयच नाही सृष्टीतील अनंत सौंदर्य पाहून तन्मय होण्याची सवय नाही सारे कृत्रिमाचे व कातडीचे भोगते ही आगगाडी ज्याप्रमाणे भयान व गडद अंधकाराने भरलेल्या बोगद्यातून जात होती त्याप्रमाणे मानवी समाजही अंधारातून जात असतो मधून मधून बोगदे फुडून प्रकाश आत येतो त्याप्रमाणे मधून मधून उत्पन्न होणारे महापुरुष काय प्रकाश देतील तो तीच काय ती आशा मानव प्राणी बोगदा बांधतो तो संकुचित भिंती आपल्या भोवती बांधतो बिळे करून तो राहू लागतो ही संकुचितपणाची भिंताडे पाडून मोठी दृष्टी देण्यासाठी व मोठी सृष्टी दाखवण्यासाठी संत येत असतात या भिंती फोडून त्यातील प्रकाशाचे झोत हे संत आत बसलेल्या क्षुद्र वृत्तीच्या माणसावर सोडतात रामतीर्थांना चार भिंतीच्या घरात बसणे म्हणजे कबरेत शिरल्यासारखे वाटे मेल्यानंतर मृदा पुरतात सर्व बाजूंनी मातीच माती त्याप्रमाणे माणसे घरात बसतात व त्या घरगुती काळजी वाहतात बाकी दुनिया मरो का तरो मला काय त्याचे ही जिवंतपणी मरणाची लक्षणे ही जीवनयात्रेतील मरणाच्या डो डोळ्यांची चिन्हे महापुरुष झडझडून दूर करू पाहतात तमसो मा ज्योतिर्गमय असतो मा सद्गमय मृत्योर्मा अमृतगमय अरे अंधारातून बाहेर या असत्यातून बाहेर या मरणातून बाहेर या हा पहा प्रकाश हे पहा अनंत सत्य हे पहा चिरंजीवन असे हकारे संत करीत असतात मानवी समाजाला क्षुद्र जीवनाच्या अंधारमय बोगद्यातून प्रकाशाने भरलेल्या अनंत जीवनात आणून सोडण्यासाठी संतांची वीरांची कवींची नितांत आवश्यकता असते दिव्य सौंदर्य पिऊन या श्यामचे डोळे झाले परंतु त्याचे पोट उपाशी होते त्याला भूक लागली होती मुंबईस व्हिक्टोरिया करण्यापुरते पैसे पाहिजे होते व्हिक्टोरियावाला किती पैसे घेईल याचा मला अंदाज नव्हता मी जरा खिन्न व निराश होऊन बसलो होतो एका स्टेशनावर पहाडी बायांनी काकड्या आणल्या होत्या काकड्या पाहिल्याबरोबर माझे डोळे तिकडे गेले काकड्या म्हणजे कोकणचा मेवा मला कोकणातील घराची आठवण आली मी दोन काकड्या घेतल्या व घरची आठवण करीत करीत खाल्ल्या घरची आठवण येताच वडील डोळ्यासमोर आले ते तुरुंगात काय करीत असतील हे मनात आले त्यांचा मुलगा पळून गेला हे त्यांना कळेल का त्यांना कळले तर काय वाटेल तुरुंगातील दुःखात माझी आणखी काळजी घरी आई काय म्हणेल तिला वडिलांची अपार चिंता त्यात माझे हे असे वर्तन मी रडवेला झालो काकडी पोटात गेली परंतु तिने माझ्या डोळ्यातून पाणी आणले मी खिडकीतून पुन्हा बाहेर पाहू लागलो जरा झिमझिम पाऊस पडत होता ते देवाचे अधमरशन मी माझ्या मस्तकावर घेत होतो नेरळ स्टेशन आले एक तरुण माझ्या डब्यात शिरला त्याने इकडे तिकडे जागा पाहिली माझ्याजवळ जागा होती तो माझ्याजवळ येऊन बसला तो माझ्याकडे पाहि मी त्याच्याकडे बघे आमची ओळख ना देख परंतु आम्हाला एकमेकाकडे पाहावे असेच वाटत होते बोलण्याचे मात्र धैर्य नव्हते मी पुन्हा बाहेर पाहू लागलो मध्येच त्याच्याकडे बघे व तो गोड हसे इतक्यात माझ्या डोळ्यात काहीतरी गेले मी डोळा चुळू लागलो डोळ्यातील कण खुपे फार त्रास होऊ लागला मी माझ्या सदऱ्याचे टोक तोंडात वाफवून डोळा शेकू लागलो छे डोळा कुठेच तरी तो शेजारचा तरुण जवळ आला थांब बाळ चुळू नको मी माझ्या रुमालाने हळूच काढतो बघ असे म्हणून त्याने माझे डोके धरले हळूच रुमालाने टोक डोळ्यात फिरून त्याने तो कण बाहेर काढला तो कण त्याने मला दाखविला कण निघाल्याची खात्री झाली डोळा स्वच्छ झाला धुवून निघाला चांगला झाला मी त्या तरुणाकडे कृतज्ञतेने व प्रेमाने पाहू लागलो त्या प्रेमसेवेने आमच्या दोघांमध्ये आड असलेले अहंकाराचे पर्वत कोसळून पडले आम्ही एकमेकांशी बोलू लागलो विशेषतः तो तरुणच माझी चौकशी करीत होता सहानुभूतीने ऐकणारा मिळताच मुळी मानवी मने मोकळी होतात त्या तरुणाने आपला फराळाचा डबा काढला आम्ही फराळ करू लागलो श्याम लाजू नकोस घे तुला भूक लागली असेल दहा वाजता एकदा तू जेवलेला आहेस मुंबईला मामाकडे पोहोचेपर्यंत उशीर होईल खा मला तर ठाण्याला उतरवायचे आहे तुम्हाला माझे नाव काय माहीत मी अजून तर सांगितले नाही मी आश्चर्याने विचारले ते बघ पुस्तकावर आहे तो म्हणाला ते इंग्रजी नाव मीच घातले आहे मी म्हटले तुझे अक्षर चांगले आहे व नावही गोड आहे तो म्हणाला तुम्हाला श्याम नाव आवडले मी विचारले हो तो म्हणाला मला नाही आवडत मला रामाचे नाव आवडते रामाचेच नाव गोड आहे सारे भक्त रामराम म्हणतात मी म्हटले सारे म्हणजे कोण त्याने विचारले मारुती विभीषण शबरी रामराम म्हणत शंकर सुद्धा रामराम म्हणतो जटायू रामराम म्हणे मी म्हटले तुला रे काय माहीत त्याने कुतूहलाने विचारले मी सारे वाचले आहे मला आहे सारे माहीत रामाच्या नावाने सेतू बांधताना शिला तरल्या राम विजयात नाही का मी आयटीने म्हटले कल्याण स्टेशन गेले आता ठाणे येणार होते मुंबईला गाडीवाल्यास किती पैसे द्यावे लागतील वगैरे मी विचारित होतो सात वाजावयास आले होते गाडी वेगात जात होती तिला झालेला उशीर भरून काढायचा होतो तुम्ही या ठाण्यालाच नेहमी असता मी विचारले नाही तो म्हणाला तुमचे घर कोठे आहे मी विचारले वाऱ्यावर तो म्हणाला काहीतरीच पाखरांची सुद्धा घरटी असतात खरेच कोठे तुमचे घर मी पुन्हा विचारले मी जाईन तेथे माझे घर वारा वाटेल तेथे जातो मेघ वाटेल तेथे जातो तसा मी म्हणा तो म्हणाला म्हणजे तुम्हाला कुणी नाहीत आई बाप नाहीत भाऊ बहीण कुणी नाही तुम्ही एकटे आहात मी विचारले मला कोणी नाही म्हटले तर मी एकटा आहे म्हटले तर कितीतरी मला भाऊ बहिणी आहेत तो म्हणाला म्हणजे काय मी आश्चर्याने म्हटले लहान घरातील भाऊ मला नाहीत मोठ्या घरातील आहेत तो म्हणाला म्हणजे तुमची दोन घरे आहेत मी विचारले तो तरुण गोड गोड हसला त्याने माझ्या पाठीवरून हात फिरविला त्यावेळेस त्याची मुद्रा किती सात्विक व प्रेमळ दिसत होती मनाचा मवाळू दिनाचा दयाळू स्नेहाळू कष्टाळू जगी दास पाळू असा तो दिसत होता श्याम तू लहान आहेस तुला सारे कसे समजावू हे बघ आपण नेहमी राहतो ना ते लहान घर व हे जग म्हणजे मोठे घर आई बापांचे सगळ्या भावा बहिणींचे छोटे घर मला नाही परंतु या जगाचे मोठे घर मला आहे या जगाच्या घरातील लाखो माणसे म्हणजे आपलीच भावंडे नाहीत का तू माझा एक लहानसा भाऊच आहेस नाही या मोठ्या घरातील भाऊ तो तरुण मला अद्वैत शिकवित होता परंतु आपण तात्पुरते भाऊ मी पुन्हा कधी भेटेन तुम्हाला खरा भाऊ नेहमी जवळ असतो तुम्ही पुन्हा भेटाल मी विचारले श्याम कदाचित मी तुला परत भेटणार नाही तू मला परत दिसणार नाहीस परंतु दुसरे भेटतील त्यावेळेस मला तुझी आठवण येईल ज्याला भावांची खरीखुरी ताण आहे त्याला जगात भावांचा तोटा नाही असे म्हणून त्या तरुणाने पुढील दोन चरण म्हटले प्रेमाचे भरले वारे भाऊ झाले सारे ते चरण म्हणता म्हणता त्याने आपले डोळे मिटले त्याने डोळे उघडले तेव्हा ते अश्रूंनी चमकले त्याचा कंठ सद्गतीत झाला आमच्या भोवती पवित्र वातावरण निर्माण झाले ते दोन चरण म्हणजे ती सायंकाळी म्हटलेली संध्या होती संध्येतील उपस्थानाचे ते प्रेम मंत्र होते ते दोन चरण म्हणजे नवीन गायत्री मंत्र होता ठाणे स्टेशन येऊच नाही गाडी थांबूच नाही असे मला वाटत होते मला बोलावे डोलावे बसावे बघावे हसावे रडावे असे वाटत होते त्या तरुणाच्या बरोबर कायमचे राहावे असे वाटत होते दोन पक्षी खेळत राहतील फिरत राहतील आम्हा दोघांची ताटातूट होऊ नये असे वाटत होते परंतु भावना शून्य आगगाडी थांबली ते दृष्ट स्थाने ते क्षण आले तो तरुण माझ्या पाठीवर हात फिरून उतरला गाडी सुटेपर्यंत तो माझ्या खिडकीपाशी होता मी एकदम विचारले तुमचे नाव काय तरुण म्हणाला माधव मी म्हटले तुमचे नाव विसरणार नाही तरुण म्हणाला लहान श्यामला तरी हा माधव कसा विसरेल मी म्हटले मघाचे चरण पुन्हा म्हणा ती तुमची आठवण मला राहील मी ते पाठ करून ठेवीन तरुण म्हणाला ते चरण तुला आवडले होय ना मी जगात हे दोनच चरण लिहिले आहेत पुढे जमेना एवढेच माझे काय ते काव्य ऐक श्याम प्रेमाचे भरले वारे भाऊ ये झाले सारे निशान हलवलं गेलं शिट्टी झाली गाडी निघाली आमचे हात सुटले परंतु जीव जीवाला जळले माधव व मी पाहता येईल तोपर्यंत व दिसत होते तोपर्यंत एकमेकांकडे पाहत होतो माधव दृष्टीआड झाला माधव हृदयात कायमचा आला माधव माझ्या जीवनात दिव्य गीतांप्रमाणे मधुर प्रमाणे चिरंजीव झाला आहे माधव म्हणाला हे दोनच चरण एवढेच माझे काव्य परंतु त्याने सारे जीवनच काव्यमय केले आहे प्रेमाच्या दोन उळी त्याने लिहिल्या परंतु सारे जीवन त्याने प्रेममय केले होते प्रेमाच्या काव्याचा पाऊस पाडणारे कवी व प्रेमाच्या कथांचा सुकाळ करणारे गोष्टी वेल्लाळ यांच्या जीवनात प्रेम स्नेह दया पाहू गेले तर एक कण सापडेल तर शपथ एक बिंदू आढळला तर मिळवली जीवनात शाब्दिक प्रेम फार आहे प्रत्यक्ष प्रेमाचा अभाव आहे बोलाचीच कढी बोलाचाच भात जेवून या तृप्त कोण झाला या भारतात कोण तृप्त आहे सारे दुष्काळात रोकडे दीन दरिद्री आहेत सारा संसार भयान व निरस दिसत आहे माधव एका तास अर्ध्या तासात त्याचा माझा परिचय परंतु त्या घटकापळावर देवाचा शिक्का मारला गेला जीवनाच्या यात्रेत मधून मधून अशी उदात्त व पवित्र दर्शने होत असतात त्या दर्शनांचा स्पर्शांचा सुवास जन्मभर पुरतो जन्मोजन्मी पूर्ण उरतो जया दर्शने स्पर्शुने पुण्य जोडी अशी ही दर्शने व स्पर्शने असतात एखादा सुंदर पक्षी यावा क्षणभर बसावा त्याने गोड गोड किलबिल करावी व अनंत निळ्या आकाशात उडून जावे तसे हे माधवचे भेटणे बोलणे होते त्या माधवची व माझी ती भेट शब्दांनी न बोलून दाखवण्या इतकी पवित्र आहे माधव कोठे आहे कोठे असेल कोठेही असला तरी या श्यामचे स्मरण त्याला होत असेल या श्यामच्या हितमंगलाबद्दल तू सळसळणाऱ्या वाऱ्यावरून प्रार्थना पाठवित असेल पाखरांबरोबर मला संदेश पाठवित असेल आशा पाठवित असेल पाण्याने भरून येणाऱ्या मेघांबरोबर प्रेमाची गंगा पाठवित असेल अहमदाप्रमाणे माधवलाही माझ्या हृदयात मी एक लहानसे घरटे बांधून दिले आहे निराशेच्या अंधारात मी त्याच्या घरट्यात शिरतो व त्याचा प्रेम प्रसाद घेऊन पुन्हा आशेचा दीप पाजळून हसू खेळू लागतो खेळू खिदळू लागतो बोरीबंदर जवळ येऊ लागले तसतसे माझे हृदय धडधडू लागले बोरीबंदर आले सारी गाडी रिकामी झाली मी माझी लहानशी वळकटी बांधली एका व्हिक्टोरियावाल्याजवळ मी गेलो गिरगाव उडी पाच देवाजवळ वगैरे पत्ता त्याला सांगितला आठ आणे भाडे ठरून मी गाडीत बसलो पंधरा वीस मिनिटे झाली व्हिक्टोरियावाला मला म्हणाला उतरा आली महारबावडी मी आजूबाजूला पाहू लागलो महारबावडी दिसेना ओळखीची चिन्हे दिसेनात मी गाडीवानास म्हटले येथे कुठे आहे मारबावाडी मला गिरगावातील मार जवळ नेऊन सोड पांढऱ्या गणपतीचे तेथे देऊळ आहे अंगरांच्या वाडीजवळची बावडी मी गाडीतून उतरेना गाडीवाला तंतणू लागला ज्यादा पैसे देना पडेगा छाने में इतना लंबा कोण जायगा वगैरे त्याची बडबड सुरू झाली मी त्याला म्हटले आणखी चार आणे देईन पण गाडी हाकल मला भीती वाटू लागली हा गाडीवान मला आणखी कोठे घेऊन तर जाणार नाही माझ्याजवळ पैसे नव्हते ना अंगा खांद्यावर दागिना हातात कडी तोडे ना कानात बाळी त्याचा या वेळेस खरा आनंद झाला गाडीवानाने जोराने चाबूक मारला गाडी भरभर धावू लागली थोड्याच वेळात महारबावडी आली माझ्याजवळ बाराणे नव्हते गाडीवान बाराणे मागू लागला मी जवळचे सारे पैसे त्याला दिले व म्हटले तू येथे थांब मी तुला उरलेले पैसे आणून देतो मी गाडीतून सामान घेऊ लागलो गाडीवान म्हणाला सामान राहू दे तुम्ही गेलेत तर परत कशावरून याल मी बरे म्हटले वळकटी गाडीतच ठेवून मी मामा राहत त्या चाळीत गेलो मामा दुसऱ्या मजल्यावर राहत होते मामा जेवून वर्तमानपत्र वाचित होते आज शिरण्याचे मला धैर्य होईना गाडीवान तिकडे पळून तर नाही ना जाणार असे मनात आले मी चोरासारखा बाहेर उभा राहिलो इतक्यात शेजारच्या खोलीत शास्त्री बुवा पोटभर पोटावर हात फिरवीत बाहेर आले त्यांनी विचारले कोण आहे येथे उभे तो प्रश्न ऐकून मामा बाहेर आले मी हळूच म्हटले मी आहे श्याम मामा आश्चर्यचकित झाले तू एकटाच आलास मामा का आले आहेत तुझे सामान कोठे आहे त्यांनी विचारले मी सांगितले बाहेर विहिरीजवळ गाडीवान आहे त्याचे आणखी तीन आणे द्यावयाचे आहेत मामांनी तीन आणे नेऊन दिले व वळकटी घेऊन आले मामांनी माझी फेर तपासणी चालवली शेवटी मी त्यांना सांगितले की मी पळून आलो आहे मी असे सांगतो इतक्यात तार आली पुण्याहून ती तार आली होती माझ्याबद्दल ती तार होती धाकट्या मामांना माझा राग आला त्यांनी माझ्या दोन थोबाडीत मारल्या परंतु धाकट्या मामीने घरात नेले तिने माझे डोळे पुसले उरलेली भात भाकर जेऊ घातली मामा रागाने बोलत होते शेवटी अंथरून घालून मी पडलो रडता रडता झोपेत मला केव्हा कवटाळले व स्वतःच्या कुशीत घेतले ते समजलेही नाही